नमस्कार श्रोते आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा आणि आता वेळ झालेली आहे प्रेम यात्री या कार्यक्रमाची कारण नऊ वाजलेले आहेत हा एक दोन मिनिटं पुढे गेलेली आहेत तर नेहमीप्रमाणे आम्ही यात्रा करायला तुमच्या सोबत आलेलो आहोत दोन यात्री विथ जे किरण आणि जे तेजू नेहमीप्रमाणे त्याला सांगावंच वाटतं <laughs> सांगावं लागणारच आहे हो आणि कसं आहे की यात्रा म्हणलं की त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात आपली होती ती म्हणजे प्रेमानेच बरोबर म्हणजे जसं की आपण मागच्या शनिवारी आणि रविवारी आपण भाषांवरचं प्रेम घेतलं होतं बरोबर आहे पण या शनिवारी तू काय घेतलंस मला खरंच माहिती नाहीये बरं का कारण मी नव्हते तुझ्या शो मध्ये कारण श्रोते हो काल तेजू नव्हते काल आपण घेतलं होतं प्रेमाची बाजू म्हणजे एक प्रेम हे असं सर्कल आहे जिथं प्रेम सुरुवात होते प्रेमाला आणि शेवटी होतो प्रेमाने त्यामध्ये श्रोत्यांना सांगतोस की मला सांगतोस <laughs> दोघांनाही सांगतोय <laughs> कारण श्रोत्यांनी तर तुला काल ऐकलेलं आहे पण मी नव्हते बरोबर आहे बरोबर आहे कारण ना सुरुवात बघ ना एक सर्कल आहे प्रेम म्हणलं की नातं आलं नातं म्हणलं की विश्वास आला विश्वास आला की संबंध त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे कारण ओढून ताणून एक ती ओढ असावी त्या प्रेमामध्ये ओढून ताणून ओढ असणं चुकीचं आहे चुकीचं आहे बरोबर बरोबर आहे मग काल आपण त्याच गोष्टी घेतल्या होत्या की सुरुवात केली होती आपण नाराजीनं म्हणजे एक नातं असेल त्या नात्यामध्ये नाराजी महत्वाची आहे की नाही की नाराज व्हावं की न व्हावं ह्या गोष्टी घेतल्या त्याचं कन्क्लुजन असं होतं की त्या नाराजीतून जर चांगलं आपल्या व्यक्तीला किंवा आपल्याला त्या व्यक्तीकडून काय अपेक्षित आहे हे जर कळालं तर किती चांगलं आहे ती नाराजी तेव्हा चांगली बिलकुल कारण कसं असतं ना म्हणून मला एक गाणं आठवलं बहुतेक मी कारण होते तुझ्या शो मध्ये पण आता कन्क्लुजन ऐकल्यानंतर ते गाणं आठवलं की तसे येणाऱ्या ब्रेक मध्ये आपण हे गाणं ऐकणार आहोत नक्कीच कशाला विलंब करायचा आहे आपण पहिल्यांदा हे गाणं ऐकूया नक्कीच तर श्रोत्यो तुम्ही करा हे गाणं एन्जॉय आम्ही सुद्धा हे गाणं एन्जॉय करतोय पण कुठेही जायचं नाहीये ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लोटा तुम्ही हे गाणं ऐका आणि स्टेट युनिट पुणेरी आवाज आम्ही लवकरच परत येतोय तुझसे नाराज नहीं संभालने होंगे ऐसे होठों पे कर्ज रखा है ओ तुझसे नाराज नहीं गाण्यानंतर आणि या सुंदरशा गाण्यानंतर खरंच मला हे गाणं फार आवडतं किरण कारण जसं तू काल टॉपिक घेतला होता आय डोंट नो की तू काय बोलला काल पण मी तुझा शो ऐकत होते या कारणामुळे कारण काय बोलला पूर्ण माहित नाही पण नाराज हा शब्द आल्यामुळं मी कालपासून विचार करते की आज मी त्याच्यासोबत जेव्हा मी शो करेल तेव्हा नक्कीच हे गाणं पहिलं ऐकेल नक्की आणि आपण ते गाणं ऐकलं श्रोते हो की नाराज म्हणजे नाराजीमध्ये काय होतं नाराज नंतर आपण घेतला विषय तो म्हणजे होता की प्रेमामधला आदर आपण प्रेमाचा आदर किती करावा आपल्या व्यक्तीवर करणाऱ्याचा आदर आणि आपण करतो त्या प्रेमाचा आदर मला एक सांगावं असं वाटतं किरण की ज्या ठिकाणी एकतर्फी प्रेम असतं की नाही म्हणजे मुलगा त्या मुलीवर प्रेम करत असतो किंवा फक्त मुलगी त्या मुलावर प्रेम करत असते तुम्हाला प्रेम नसेल ओके तर तुमचा प्रश्न आहे की मला नाहीये तुझ्यावर प्रेम पण त्या प्रेमाचा डिसरिगार्ड करणं किंवा इररेस्पेक्ट करून सगळीकडून ब्लॉक करणं किंवा म्हणजे की संबंध तोडणं अजिबात नाही कमीत कमी तुम्ही त्या प्रेमाचा ही केला केलाच पाहिजे कारण कसं आहे की आपण म्हणजे म्हणतो ना की एक साधी गोष्ट आहे हो. जसं दुसऱ्याच्या तोंडाला पण काळ लावत जातो तेव्हा स्वतःच्या तोंडाला काळ लागते हो हे निगेटिव्ह जर असले तर पॉझिटिव्ह असं घ्यायचं की जर तुम्ही दुसऱ्याला प्रेम दिलं ना तर तुम्हाला आपल्या पण प्रेम मिळून मिळणारच आहे आणि अपेक्षा ठेवण्यापेक्षा ओके आपण कधी कधी असंही होतं माहितीये का किरण की हो माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तू माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे हा आणि काल आपण एक गोष्ट घेतली की त्या प्रेमाबद्दलच की म्हणजे प्रेम ही द्यायची गोष्ट आहे मिळवायची गोष्ट नाही हो आणि तो विषय आपला चालला होता कारण कसं आहे ना दिल्याने वाढतं मग ते कशावर आता मी पुन्हा आपल्या जनरल टॉपिकवर येते म्हणजे आपण जसं म्हणतो नेहमीच की प्रेम आपण एक पर्टिक्युलर एका नात्याविषयी नाही बोलत आपण सगळ्या नात्याविषयी बोलतो तर मिळवण्यापेक्षा दिल्याने वाढतं कारण कधी कधी काय होतं ना अपेक्षा इतक्या वाढत जातात इतक्या वाढत जातात प्रेम तर काय मिळत नाही फक्त अपेक्षा वाढतात हा परंतु एक मला सांगायचं आहे ते जो की कधी कधी ना एक छोट्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांना आपण जबाबदारी मांडलं ना प्रेमामधल्या असणाऱ्या त्या अपेक्षांना थोड्या जिथं आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही अशा अपेक्षा उदाहरणार्थ सगळ्यात सोपं उदाहरण सोबत हो. हा तुम्हाला त्या व्यक्तीची सोबत असणं किंवा त्या व्यक्तीसोबत राहणं आणि ती अपेक्षा दोघांनी करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ही हो. जबाबदारी आहे म्हणजे काही अपेक्षांना जर आपण जबाबदारी मांडलं ना तर ते आपल्याला अपेक्षा वाटणार नाही बरोबर आणि कसं साथ असेल तर एखाद्या व्यक्तीचं जीवन खरंच बदलू शकतं म्हणजे त्या व्यक्तीमुळे जर मला जगायचं समजत असेल त्या व्यक्तीमुळं मी परत एकदा जगत असेल तर नक्कीच आपण जगलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला एक मेसेज आलेला आहे रीना यांचा बॉम्बेवरून आणि त्यांना एक गाणं ऐकायचंय ऍक्च्युली आपण जे बोलतोय त्याच्याशीच हे गाणं रिलेट आहे त्यांना रमया वस्तव्य या पिक्चर मधलं गाणं ऐकायचंय ने लगा हो पहले से ज्यादा ऍक्च्युली बघ ना आपण ज्या गोष्टीवर बोलत आहोत आपल्याला मेसेजही तसंच आलेला आहे तर खूप खूप धन्यवाद रीना जी तुम्ही खूप सुंदर असं गाणं सांगितलं आणि नक्कीच तुम्हाला हे गाणं आम्ही ऐकू आणि या गाण्यातून असं व्यक्ती होते की व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर काय बदल होऊ शकतात हो. आणि हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही ते गाण्यातून ऐका नक्कीच मलाही खूप आवडेल हे गाणं ऐकायला आणि आम्ही पण हे गाणं ऐकतो तुम्ही हे गाणं ऐका आणि एन्जॉय करा हे गाणं आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ आनंदी रहा आनंद लुटा Gina. मेरा दिल और तुम हो यहाँ फिर क्यों हो पल के झुकाए वहाँ तुम सा हसी पहले देखा नहीं तुम इससे पहले थे जाने कहाँ ये सोचो सोचो मैं ये तुझको ही सोचे भला क्यों तन्हाई में ढूंढे तुझे दिल हर पल तुझको सोचे तन्हाई में ढूंढे तुझे दिल हर पल तुझको सोचे मिलने लगे दिल मायभूमीच्या भूमीच्या तो पायिका वाट सोडून जाऊ नको रे माय भूमीच्या तो पायिका वाट सोडून जाऊ नको रे आपला भारत देश महान त्याचा आहे आम्हाला अभिमान आपला भारत देश महान त्याचा आहे मला अभिमान देश सोडून तुझ्या देशाचे व्यर्थ गुणगान गाऊ नको रे मायभूमीच्या तो का वाट सोडून जाऊ नको रे रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्ही ऐकते रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा आणि प्रेम यात्री या शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वितारजी किरण आणि हर्षित नेहमीप्रमाणे <laughs> आणि आपण त्या प्रेमाच्या गोष्टी करत होतो आणि आपण आताच गाणं ऐकलं रमाय आहे म्हणलं म्हणजे जिने लगा हो पहिले से जादा म्हणजे तू आयुष्यात आल्यापासून मी जगत असलेलं आयुष्य आणखीन जो नव्याने जगतोय इतकं सांगायचं होतं बघ ना की एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये येतो तो व्यक्ती त्या व्यक्तीला जगवायला शिकवतो म्हणजे जगायला शिकवतो आणि ते या गाण्यातून समजतं म्हणजे किती महत्व असतं त्या व्यक्तीच त्या सोबतच राहणं बोलणं चालणं फिरणं म्हणजे प्रत्येक गोष्ट याच्यातून जसं आपण बोलत होतो किरण की रिस्पेक्ट हा आदर बरोबर आदर की त्या व्यक्तीनी म्हणजे त्या व्यक्तीबद्दल ठेवलेला तो रिस्पेक्ट कारण कारण कसं आहे की आपण पुढची गोष्ट गेलो आता हे सगळ्या गोष्टी नाराजी झाली त्या व्यक्तीबद्दल आदर झाला दुराव्यातलं प्रेम काल आपण डिस्कस केलं म्हणजे दुरावा जरी असला तर विश्वास जरी दुरावा असला तरी एकमेकांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला पाहिजे की आपण वाईट असं काही करणार नाही की ज्यामुळं आपल्या प्रेमाला गालबोट लागेल आणि आपलं प्रेम आपल्यापासून आणखीन दुरावलं जाईल हा होता मग आपण पुढचा विषय घेतला होता विश्वास वा कारण कसं आहे माहितीये का नातं टिकवण्यासाठी लागतो तो म्हणजे विश्वास हा आणि विश्वास हा भक्कम पाया आणि मेन स्तंभ हा प्रेमाचा आहे निश्चितच आणि म्हणून मला असं वाटतं की नातं जर तुम्हाला जपवायचं असेल आजकाल तुला माहिती की खूप लवकर रिलेशन्स तुटले जातात संबंध तुटतात फक्त एका मुला आणि मुलीच गोष्ट नाहीये परिवारामध्ये सुद्धा परिवारामध्ये सुद्धा परिवारामध्ये पण बरेच नातेवाईक किंवा बरेच संबंध तुटले जातात फक्त विश्वास नसल्यामुळे आणि त्याच्या पुढे गेलो आपण हे झालं विश्वास आणि आपण थोडक्यात श्रोते हो बघत आहोत की काल काय काय झालं आणि आज आपण काय करणार आहोत आपण विश्वास हा टॉपिक घेणार आहोत कारण तू मला असं वाटतं तू फक्त माझ्यामुळे घेतोयस कारण मला माहिती नाहीये तू काल काय घेतलेला आहेस परंतु तुला तू एक गोष्ट विसरतोयस हा मी काल नव्हते म्हणून बहुतेक तू सांगितली पण नसेल श्रोत्यांना तुला माहिती की जेव्हाही आपण शो सुरू करतो <laughs> हसून घ्या कृष्णा घाटावरच्या कविता ऐकायला आवडते त्यामुळे मला आपण विषयावर जाऊयाच विषयाबद्दल बोलूयाच पण मला आधी ही कविता ऐकायची नक्कीच कारण मी काल मिस केली आहे नक्कीच काल कविता ती ऐकवलीच नाही आपण आपण ती कविता मला माहितीये मी नसल्यावर तू कविता ऐकवणारच नाही ती कविता ऐकवली नाही असं होतं आपण काल तो तिचा संवाद घेतला परत दुराव्यातला कविता घेतला तर आपण घाटावरची घाटावरची कविता घेतली नक्कीच पहिल्यांदा तर श्रोते हो ही कविता कृष्णा घाट कराडमध्ये त्या नदीच्या तीरावर बसून केलेली कविता तिच्या आठवण अकरा पूर्वीची गोष्ट आहे बरं का तुम्ही नीट ऐका हा कृष्णीच्या घाटावर तुझी आठवण होते अनावर कृष्णीच्या घाटावर तुझी आठवण होते अनावर कसा घालू तुझ्या आठवणीला मी आवर आता तूच येऊन माझ्या मनाला सावर हे असे माझे मन तुझी वाट का पाहते तू जवळ नसताना तुझ्या चाहुलीशी बात करू पाहते सांग ना सांग ना तुला वाटते का ग कधी मनातले सर्व काही कुणाला तरी सांगावे एक दिवस माझे मन तुझे आणि तुझे मन माझे व्हावे सांग ना शेवटी मनच मनाला म्हणाले अरे वेडे ती नाही येणार शेवटी मनच मनाला म्हणाले अरे वेडे ती नाही येणार तुझ्या मनाला तुझा सावर हा विस्कटेला आयुष्याचा पसारा तुझा तुचावर तुझा तुचावर त्या कृष्णेच्या घाटावर तुझ्या आठवण होते अनावर त्या आठवणीतली कविता तिच्या आठवणीतली कविता आणि श्रोते हो तो ती इथं हे मानू नका की तिची कविता किंवा त्याची कविता तुम्ही ज्या व्यक्तीला डेडिकेट करू शकताय त्याला करू इच्छिता आणि करू शकता कसं आहे ना ह्या कवितेमध्ये मला कुठेतरी विश्वास जाणवतो नक्की आहे म्हणजे म्हणूनच मी तुला नेहमी म्हणत असते आपण कार्यक्रम सुरू केला म्हणजे आपला शो सुरू केला की या कवितेची आठवण हा कारण मलाही ती कविता लिहिताना तितकं ही कवितेचा मागचा उद्देश असा होता की माझा मित्र होता त्या मित्राला त्याच्या होणाऱ्या संगिनीबद्दल किंवा त्याच्या सोबत असणाऱ्या त्या सोबतीबद्दल कविता लिहायची होती की तिच्यावर प्रेम आहे पण आणि सांगायचं पण आहे की नाही आता आपल्याला दूर जावं लागेल हे सांगायचं होतं कवितेतून म्हणून दोन्ही गोष्टी होत्या तिची आठवणी आहे आणि शेवटी मन सांगते की तू पुढे जा तू पुढे जा अशी कविता होती ती पुढे जात असताना कसं आहे ना की त्या नात्याला त्या नात्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे विश्वास आणि तो प्रत्येकामध्ये असावा मला असं वाटतं आणि विश्वासाविना काहीच नाही आज विश्वास हा टॉपिक आहे आणखीन एक काल आपण टॉपिक घेतला तो म्हणजे माझी उजळणी घेतोयस का तू नाही नाही नाही काल जरास कमी कमी बोलणं झालं ना या गोष्टींबद्दल हो कारण मी नव्हते ना काल म्हणून तसं आहे काहीतरी <laughs> <laughs> तर आणखीन एक टॉपिक घेतला आपण की अबोल आपण प्रेमामध्ये व्यक्त व्हायला कसं पाहिजे आणि प्रेमामध्ये व्यक्त कधी व्हायला पाहिजे बरोबर आहे ना हा हो. पण विषय घेतला होता कसं असतं ना अबोल शब्द म्हणलास असतो कारण हा असा शब्द आहे की न काय बोलताच बरंच काय बोलून जातो आपण हा आणि कधी कधी त्या प्रेमामध्ये बोलायची गरज भासत नाही त्या नजरेनेच ते गोष्टी ओळखल्या जातात आणि कसं आहे मला काय म्हणायचं की बोला फक्त शब्दांनीच असं नाही तो अबोला सुटला पाहिजे आपल्या कृतीतूनही म्हणजे नयनांच्या हालचालींवरून सुद्धा कळलं पाहिजे की हा कुछ तो हे बॉस तुमच्या मनात जर काही असेल तर नक्कीच ते आपण आणलं पाहिजे बाहेर एखाद्या वेळेस जर किती दिवस तुम्ही त्या गोष्टी मनात ठेवणार बरोबर आहे कधी कधी काय होतं माहितीये का की बोलायचं भरपूर काय असतं विषय मांडायचाही असतो मुद्द्याचंही बोलायचं असतं परंतु आपणच त्या गोष्टी लांबणीवर नेतो आणि आपणच आपल्या गोष्टी मनात ठेवतो तर समोरच्या व्यक्तीलाही प्रश्न पडतो की नेमकं बोलायचं तरी काय बरोबर आहे आणि म्हणून अबोल न राहता कोणत्या ना कोणत्या भावनेतून जसं तू म्हणला कृतीतून किंवा तुमच्या नजरेतून कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या मनातली भावना व्यक्त केली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं एक गाणं आहे अजब प्रिपी गजब कहाणी त्या गाण्याचं नाव मी सांगत नाही डिरेक्टली तुम्ही गाणं एन्जॉय करा आपण ते गाणं ऐकूयात का येस वाय नॉट शुअर आणि कसं आहे ना की कधी कधी आपण जेव्हा फरमाईश करतो आपल्याला कधी कधी असं वाटतं की हे गाणं आपण आपल्याला आवडते दॅट मीन्स की सगळ्या श्रोत्यांना म्हणून आपण नाव सांगायचं नाही डिरेक्टली गाणं ऐकवायचं आता ओके तर let's be enjoy this song पण आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही या ब्रेकमध्ये गाणं ऐका आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा कैसे बताए तुझको चाहे के भी हम ना मिले तुमसे न जाने क्यों मिलों के है फासले तुमसे न जाने क्यों अनजाने है सिलसिले तुमसे न जाने क्यों सपने हैं पलकों तक क्यों कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए बातें दिलों की देखो जो बाकी आके तुझे समझाए तू जाने ना तू जाने ना सपने हैं को तले जाने क्यों कैसे बताए क्यों तुझको चाहे सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा आणि खूप छान असं गाणं एन्जॉय केलं कारण ते गाणं तुमच्यासाठी सरप्राईज होतं आणि कसं आहे ना त्या गाण्यातले भाव तुम्हाला कळलेच असतील की आम्हाला काय म्हणायचं होतं कारण आम्ही काही गोष्टी अशा होत्या की आम्ही नाही बोलू शकलो ते तुम्हाला डायरेक्टली गाण्यातून ऐकवल्या पण कसं आहे ना की नेहमी मी या गोष्टीवर पुन्हा फिरून फिरून मला किरणकडे या गोष्टीसाठी यावं लागतं की मी एका कवीसोबत बसते शो करते प्रेम यात्री तो पण आणि कवी असल्यावर कवी किरण तू कविता नाही म्हणू शकत एखादी आणि त्यातल्या त्यात तुला माहिती की सगळ्यात जास्त आवडतात आम्हाला एक ती कृष्ण घाटावरची कविता दुसरी म्हणजे तुझ्यावरच्या कविता तुझ्यावरच्या कविता नक्कीच तुझ्यावरच्या कविता तिच्या वर्णनात केलेल्या कविता आणि परत एकदा तीच गोष्ट रिपीट करतोय मी की ते वर्णन सौंदर्याचं नाही ते मनापासून तनापर्यंत आहे हो ओके तर असं मृण्मयी डोळ्यांची अदा अशी वेळ लावते जशी रात राणी चांदण्या राती दरवळते तुझ्यावर कविता असेच हळूवार स्पर्श करतात तुझ्या आठवणीत तुझे भास मला छेडून जातात तुला पाहता अशी वाराही तुझ्या भेटीस येतो तुझ्यात वाहून त्याचा प्रत्येक क्षण परिस होतो इतकी सुंदर तू तुला पाहताना नयन माझा सुखावतो सुखदक्षण तो माझी ओंजळ भरून देतो पापण्यांची भर तुझ्या टपोऱ्या डोळ्यांवरती तुझ्या नजरेच्या आदा मला नेहमीच घायळा करते इतकी सुंदर तू तुझ्यावरच्या कविता असं तिचं वर्णन आहे त्याच्या शब्दामध्ये तो तिला कसं व्यक्त करतो शब्दांमध्ये आणि तो तिला कसं बांधतो शब्दांमध्ये ते तुम्ही आता बघितलं तुम्हीही असं व्यक्त केलात असं म्हणत नाही की ते शब्दच असावेत ही कविता होती हे पद्यरूप होतं तुम्ही गद्यरूपातूनही आपल्या असणाऱ्या सोबतीचं वर्णन करावं आणि ते वर्णन तेव्हाच होतं किरण मग ते गद्यात असो किंवा पद्यात जेव्हा ती मनातून ओढ असते बरोबर आहे कारण प्रेमामध्ये ते असावं ओढ असावी आणि मी सुरुवातीलाच म्हणलं की ओढून ताणून ओढ नसावी बरोबर आहे मनापासून ओढ मनापासून ओढ असावी तरच कुठेतरी एक धागा जुळला जातो आणि हा धागा असाच जोडला पाहिजे या सगळ्या गोष्टींना अनुसरून पुढची कविता अशी आहे की या शब्द असे होईल कवितांची माळ या शब्द असे होईल कवितांची माळ जिथे असेल भावनेची पहाट सोबत नव शब्दांची सकाळ वा म्हणजे शब्द आणि सकाळ एक कॉम्बिनेशन खूप भारी आहे म्हणजे कसे ना सगळे ऐकणारे श्रोते की कधी कधी मी सुद्धा विचार करत बसते की अरे कवी लोकांना शब्द कसे कुठं जोडता येतील ना त्याचा काहीही अंदाज नसतो म्हणजे शब्द आणि सकाळ एक वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आय एम लकी हा आणि आता याच्या पुढे जाऊन आतापर्यंत तुम्ही प्रेम लग्न आधीच जास्त वेळ बघितलं असं वाटतंय मला बघितलं नाही ऐकलंय ऐकलंय हो हा आणि बघितले इन द सेन्स कसे आपण जे ऐकवतो ते तिने नजरेत बघतात त्यांच्या हो, त्यांच्या नयन ती चित्रफीत चालू असते की असं असं घडलं होतं असं असं घडलं असेल आणि असं घडतंय असं काहीतरी हो आता तू कृष्णाच्या घाटेवरची कविता म्हणतोस कितीतरी लोकांना आता ज्यांनी पाहिला असेल कृष्ण घाट त्यांच्या डोळ्यासमोर तो कृष्ण घाटच असेल की नक्कीच मग तसं आहे की आपण एक बंधन पवित्र बंधन म्हणतो लग्न त्या लग्न झाल्यानंतरही त्या नवरा बायकोंमध्ये प्रेम कसं असतं आणि ते हो. कसं असावं ह्या गोष्टी म्हणजे सुरुवात झालेली असते ती कांद्या पोह्यांपासून <laughs> बरोबर ना पहिल्यांदा ऐकलं हो मुलगी बघायला गेलं की आपल्या घरची परंपरा आहे की मुलगा जाऊ दे मुलगी जाऊ दे म्हणजे मुलीच्या घरचे जातात मुलगा स्वतः जातो अशी हो. परंपरा आहे आणि त्याच्यात तिला किंवा त्याला त्याला म्हणजे त्या तिच्या परिवाराला किंवा त्याला कांदा पोहे कांदा पोहे आणि ती परंपरा आहे आपली मग तीच गोष्ट आपण एक कविता त्याच्याबद्दल होती की निमित्त होते कांदे पोहे नवीन नात्याच्या जोडणीला अरण्य फुललं प्रेमाचं मिळाले जेव्हा ते एकमेकांना बापरे मला किती छान प्रश्न असा पडलाय अरण्य आणि फुलणार ते अरण्य म्हणलं तर जंगल आठवत पण ते जंगल सुद्धा फुलत या नात्यांमुळे प्रेमात त्या प्रेमामुळे निश्चित असं म्हणायचं होतं की म्हणजे बघा की सुरुवात होते कांदे पोह्यांपासून म्हणजे निमित्त निमित्त हा शब्द का घेतोय श्रोते हो की दोन मन मिळायला एक निमित्त काफी असतं फक्त हो आणि त्यातून जर असं प्रेमाचं अरण्य जर फुलणार असेल तर त्या प्रेमाचा तुम्ही नक्की स्वीकार करा आणि त्या प्रेमाच्या शोधात नेहमी राहा की जे आपल्या जीवनामध्ये प्रेमाचं अरण्य फुलवेल आणि शोधत राहा पण आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये ते आरण फुलवण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा निश्चितच हा तर ह्यालाच पुढे नेऊन आपण तुझ्यावरच्या कविता ऐकल्यात तशीच एक गीत आहे तशीच एक गाणं आहे की तिच्या वर्णनात गुलाबी आखे सगळ्यांचं फेवरेट गाणं आहे माहिती आहे हो मग का वेळ घालवायचा आपण पण आपण तिच्या वर्णनातलं तेही गाणं ऐकूया नक्कीच मला पण आवडेल ऐकायला हे गाणं आपण श्रोते हो, हे सुंदर असं गाणं तुम्ही एन्जॉय करा आम्हीही एन्जॉय करतो स्टुडिओमध्ये बसून हो पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा अब ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया मेरे ख्वाब तेरे तस्वीरें जैसे हो दीवार पे तुझ पे फिदा मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे मैं लुट गया मान के दिल का कहा मैं कहीं का ना रहा क्या कहूँ मैं दिल रुबा बुरा ये जा तू तेरी आंखों का ये मेरा कातिल हो गया गुलाबी आंखें जब तेरी देखी शराबी ये दिल हो गया मैंने सदा चाहा यही दामन बचा लू हसीनों से मैं तेरी कसम ख्वाबों में भी बजता फिरा नाजनीनों से मैं तौबा मगर मिल गई तुझसे नजर मिल गया दर्दे जिगर सुन जरा ओ बेखबर जरा सा हंस के जब देखा तूने मैं तेरा बिस्मिल हो गया गुलाबी आंखें जो तेरी देखी शराब ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यार संभलना मुश्किल हो गया एका छोट्याशा ब्रेक नंतर मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करते प्रेम यात्री या कार्यक्रमामध्ये विथ आर जे किरण आणि आर जे तेजू ऍक्च्युली नेहमीप्रमाणे सवय झालेली आहे आणि आम्हाला दोघांनाही सवय झालेली आहे ती की एकमेकांची नावं घ्यायची सवय झाली ओके तर खूप छान असं गाणं ऐकलं आपण गुलाबी आखे गुलाबी आखे त्यातून सगळं होतं की ती कशी आहे <laughs> तर श्रोते हो गुलाबी आखे म्हणल्यानंतर तिचे डोळे गुलाबीच असतील असं नाही तुम्ही ज्या नजरेनं त्या व्यक्तीकडे बघताय वर्णन अरे ते फक्त हा नाही कसं असतं की लोकांचं की हा तिचे काय गुलाबी डोळे आहेत मग आम्ही गाणं तिला कसं काय डेडिकेट करू असं म्हणू शकतात हो निश्चितच हा म्हणून म्हणतोय की ज्या रूपात आपण ज्या व्यक्तीला बघतो ते महत्वाचं आहे तितक्या सत्यानं तितक्याच प्रेमानं तुम्ही जर बघितलं तर ते प्रेम आणि ती गुलाबी आखी म्हणतो ना ते तुम्हाला दिसलं दिसलं जाईल आणि तुम्हाला नक्की दिसेल आणि आपण मगाशी म्हणत होतो की नवरा बायको मधलं प्रेम म्हणजे असं म्हणतात की लग्ना अगोदर सगळं प्रेम असतं परंतु लग्न झाल्यानंतर ते प्रेम नाहीच होतं जबाबदाऱ्या पडतात काही गोष्टी वेळ बदलते काही गोष्टी बदलतात आणि ते प्रेम कमी होऊ लागतं असं म्हणतात ते कोणामध्ये कमी होतं माहितीये ज्यांचं लव्ह मॅरेज होतं त्यांच्यामध्ये असं ना वाटतं ऍक्च्युली ज्यांचे अरेंज मॅरेज झालेले आहेत लग्नानंतर प्रेम झालंय ना त्यांना परंतु कसं आहे माहिती का की असं नाही की काही गोष्टी प्रत्येक गोष्टीला अपवाद आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी निगेटिव्ह वे आणि निगेटिव्ह एक भाग आहे बरोबर हो प्रत्येक गोष्टीचे दोन तीन पॉइंट ऑफ व्ह्यू असतात हा मग त्यामुळे जर कधी कधी अरेंज मॅरेज मध्ये प्रेम होतं कधी नाही होतं यामध्ये सर्वात गोष्ट महत्वाची आहे की आपण त्या व्यक्तीला किती समजावून घेतो बरोबर आहे तर लग्ना अगोदर ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील तेव्हा तीन एकमेकांना कारण ते एज्युकेशन सिस्टीम मध्ये होते त्यांना एकमेकांना वेळ देता येत होता आता ती जबाबदारी पडली अंगावर की घर चालवायची जबाबदारी असणाऱ्या त्या व्यक्तींची जबाबदारी त्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा तिला वेळ भेटत नसेल मग तो वेळ तुम्ही समजावून घ्यायला पाहिजे तो वेळ त्या वेळेसाठी तो समजावून घ्यायला पाहिजे निश्चितच हा कारण नेहमीच म्हणतो आपण समजून घेण्यात सर्व काही आहे नाहीतर उत्तराला उत्तराला प्रश्न रोज नव्याने आहे मग नवरा बायकोंमध्ये तुम्ही एवढं लव्ह मॅरेज केलंय अरेंज मॅरेज केलंय दोन्ही गोष्टी तर तुम्ही एक निर्णय घेतलाय तर तो निर्णय तोडण्यापेक्षा आणि त्या निर्णयात भांडण तंटा करण्यापेक्षा समजून घेतला तर किती सोपं होईल आणि तो सोपा होईल तो सुखकर होईल प्रवास असं मला वाटतं कसं असतं ना त्या नात्यामध्ये जे नवरा बायको जरी गोष्ट आपण करतोच आहे त्या नात्यामध्ये तर शंभर टक्के विश्वास असणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट एक ऍडजस्टमेंट पॉवर असणं की यार एखादी गोष्ट मला ऍडजस्ट करावी लागेल इट्स ओके मी करेन एखादी गोष्ट तिला किंवा त्याला ऍडजस्ट करावी लागत असेल तेही करायला पाहिजे कुठेतरी सॅक्रिफाईस करणं पण आलं पाहिजे त्या घाव खूप महत्वाचं नात्यामध्ये आणि तू हो. करता यालाच पाहिजे पाहिजे तरच ते नातं नात्याला सुरुवात करावी नाहीतर त्या घेत नसेल तर नात्याला सुरुवात करू नये कसं होतं ना नाण्याच्या दोन बाजू असतात आणि जशी दोन जोडी आपण म्हणतो एक युगल जे आपण म्हणतो की नवरा आणि बायको सारख्याला वारखे कधीच नाही मिळत बरोबर आहे ओके एखादा तरी खूप शांत असतो त्याच्यात दोन्ही पैकी एक म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त मेल किंवा फेमेल दोघांपैकी एक कोणी शांत असतं कोणी खूप रागीट असतं म्हणजे मनातला राग पटकन व्यक्त करणार आहे कोणी असतात की मनातला राग इतका मनात दाबून ठेवतील की व्यक्त नाही करत पण मग त्यांचं काय होतं माहिती तुला स्पोर्ट आणि त्या स्फोटामुळं कदाचित घर तुटू शकतं हा आणि कसं आहे की जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील काही प्रॉब्लेम असेल तर ते ज्या त्या टायमाला तुम्ही क्लिअर करत राहा राईट कारण तेवढी ट्रान्सपरन्सी तुमच्यामध्ये असली पाहिजे नात्यामध्ये असली पाहिजे ना आणि तेव्हाच नातं टिकतंय तुमच्या मनात काय चाललंय समोरच्या व्यक्तीला पण कळवलं कळायला पाहिजे कळलं पाहिजे आणि कळवलं पण पाहिजे कळवलं पण पाहिजे कारण आपण असं म्हणतो की नाही मी माझ्या मनातलं का सांगू हा तेन मन जाणून घ्यावं हट्टाने मन जाणून घ्यावं पण गरज नाही की प्रत्येक वेळीच मन जाणून घेतलं पाहिजे प्रत्येक वेळी मनातलं कळेलच असं कुठं आहे हो काही गोष्टी न विचारता न सांगता सुद्धा तो बोलू शकतो ना समोरचा व्यक्ती नंतर एक साधी गोष्ट आहे तुम्हाला जर हाताला लागलंय तुम्ही फुल शर्ट घातलाय थोडीच कुणाला कळणार आहे तुम्ही सांगितल्याशिवाय हो. सोपं उदाहरण आहे तसंच मनातल्या आतल्या भावना तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून जर अपेक्षा करत असाल की त्या तिला ते कळावं तिनं ते मनातून करावं तर ते नाही ना होऊ शकत हो, कारण प्रत्येक सोल वेगळा आहे प्रत्येक आत्मा वेगळा आहे प्रत्येक शरीर वेगळा आहे प्रत्येकाचा विचार वेगळा आहे तो काय विचार करत असेल आत्ता हे थोडीच आपण काही सांगू शकतो आणि काही गोष्टी जनरल अशा असतात किरण की हो त्या गोष्टी मनातल्या चेहऱ्यावर येतात डोळ्यांमध्ये येतात ते भाव उलमडून उमडून अशा बाहेर येतात तेव्हा नक्की समोरचा व्यक्ती समजून घेतो त्याला समजतं की यार ह्याच्यामध्ये काहीतरी चालू आहे चालू आहे पण काही गोष्ट अशी असते की ती नाही येत बाहेर आहे आतमध्ये दडलेली पण ती नाही येते चेहऱ्यावर नाही येते डोळ्यांमध्ये मग त्यावेळेस समोरचा व्यक्ती कसा ओळखेल तर आपलं कर्तव्य आहे कारण तो आपला हक्काचा माणूस आहे ना बरोबर आहे हक्काच्या माणसाला तरी हक्काने ती गोष्ट सांगितली पाहिजे आणि नक्कीच त्या त्याच हक्कानं ती गोष्ट त्या पुढच्या व्यक्तीने स्वीकारलीही पाहिजे हो कारण कसं असतं ना जो व्यक्ती हक्काने गोष्ट सांगत असतो त्यामध्ये एक वेगळा विश्वास असतो जो बाकी नात्यांमधला विश्वास आणि या नात्यामधला विश्वास हा वेगळा आहे आणि तुम्ही हक्क देताना किंवा हक्क घेताना एक फुल ओतून जीव ओतून त्या गोष्टी केल्या पाहिजेत हो, एखादी वेळी जर आपण एखाद्याला शब्द दिला किंवा तो हक्क दिला तर तो हक्क द्यायच्या अगोदरच विचार करायला हवा की आपण काय करतो बरोबर हो, आहे आणि कारण कसं आहे की प्रेमामध्ये तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण प्रेमामध्ये हक्क आपण एकमेकांना एकमेकांचा देऊ शकतो भले आपण स्वतः स्वावलंबी आहोत त्यात काय वाद नाही परंतु काही निर्णय आणि काही गोष्टी ठरवण्यासाठी सोबतीची खूप गरज आहे निश्चितच आणि कसं आहे ना किरण आपण जेव्हा बोलायला लागतो ना की वेळेच अजिबात आपल्याला भान राहत नाही आणि म्हणून कुठेतरी थांबलं पाहिजे वेळ थांबली पाहिजे आणि नक्कीच आपण ती वेळ थांबवणार आहोत आणि आपल्या जायची वेळ झालेली आहे तर जाताना एवढंच की माणुसकीचा धर्म आपला प्रेम लागते त्याला वाढवायला कशाला लागते धर्म जात आणि मी कुणाचा सांगायला आपण हाच विषय पुढच्या आठवड्यामध्ये कंटिन्यू करणार आहोत कारण खूप मोठा असा विषय आणि खूप थोडासा गांभीर्यपूर्वक हा विषय आहे नक्कीच आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत पण पुढच्या शनिवारी तर ऐकायला विसरू नका प्रेमयात्री हा शो विथ आरजे किरण आणि आरजे तेजू नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आणि तुम्ही ऐकत आहात आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा गुड नाईट जमाना छोड़ देंगे हम पुड़ेरी पुड़ेरी पुड़ेरी यादास पुड़ेरी पुड़ेरी पुड़ेरी यादास रेडियो पुड़ेरी आवाज 107.8 एफएम खुश रहो खुशियां बांटो नातीर हो आमचा रेडिओ पुणेरी हो आमचा रेडिओ पुणेरी हो आमचा रेडिओ पुणेरी आहो ऐकलत का हो आमचा रेडिओ पुणेरी हो आमचा रेडिओ पुणेरी